श्रीराम समर्थ पंचिका पाचवी समास दुसरा पंचकोश विवेक तैत्तिरीय उपनिषदातील भार्गवी वारुणी विद्या ही अध्यात्मविद्येची खाण आहे तिच्यामध्ये पंचकोशांचे विवेचन आहे या पंचकोशांच्या निरसनानंतर आत्मत्वाची प्राप्ती होते परंतु आत्मशब्दाच्या व्यवहारातील व्यापारामध्ये त्या शब्दाच्या अर्थाच्या संदर्भात पुष्कळ अतिव्याप्ती आढळते त्या अतिव्याप्तीचे नेमक्या अर्थाखेरीज इतर गैरलागू अर्थाचा समावेश निरसन करण्यासाठीच वेदांत ग्रंथाची निर्मिती झाली आहे या संदर्भात अनेक मतमतांचे विवाद चालू आहेत ते श्रुतीचे आधार देतात युक्तिवाद करतात बरेचसे पक्षवादी आत्म्याविषयीचा आपला अनुभवही सांगतात पण मते कशी समजून घ्यावीत ती योग्य तऱ्हेने समजून घेतली तरच त्यांचा गुंता उलगडेल केवळ भीड धरून विवेचन केल्यास स्वानुभव पदवी सिद्ध होणार नाही स्वानुभव प्राप्त होणार नाही चारवाक मताचे काही जण असे सांगतात की वेदाने पुत्राला आत्मा म्हटले आहे काही जण म्हणतात स्त्री पतीच्या अर्ध्या पुण्याची वाटेकरी असते म्हणून स्त्री आणि पुत्र या दोघांनाही आत्मा म्हणावे स्त्री आणि पुत्र दोघेही प्रिय आहेत त्यासाठी ते पुढील युक्तिवाद करतात दोघांची भरभराट झाली की संतोष होतो आणि ती मरण पावली की दुःख होते हा अनुभवच आहे श्रुती सांगते की अन्न हे ब्रह्म आहे ते अन्न आत्म्यासाठी प्रिय आहे अन्नाच्या अभावी आपण कृश झालो अथवा अन्नाच्या अधिक सेवनाने आपण स्थूल झालो असा ते अनुभवही घेतात म्हणून ते काहीजण देह हाच आत्मा असे म्हणतात दुसरे काहीजण असा युक्तिवाद करतात की इंद्रिय चालक आहेत इंद्रियांच्या श्रेष्ठत्वासाठीच्या कलहाबद्दल श्रुतीमध्ये ऐकावयास मिळते त्या त्या इंद्रियांच्या अभावी मी अंधळा झालो आहे मी मुका झालो आहे असे काही लोक आपले अनुभव सांगतात म्हणून इंद्रिये हीच आत्मा होत देहाला आत्मा कशाला मानता काही चारवाकांनी इंद्रिये हीच आत्मा होत असा सिद्धांत केला आहे दुसरे एक वेदवचन सांगते की प्राण हेच ब्रह्म होत कारण प्राणांमुळेच शरीराचे चलनवलन होते मला भूक लागते तहान लागते असा प्रत्येकाचा अनुभवही आहे म्हणून हिरण्यगर्भाचे उपासक प्राण हाच आत्मा म्हणतात मन हे ब्रह्म आहे असे श्रुती सांगते मनामुळेच सर्व पदार्थ कळतात असा युक्तिवाद काही जण करतात आपल्याला शोकादी बऱ्या वाईट अनुभूती मनामुळेच होतात म्हणून काही उपासक मन हेच ब्रह्म म्हणतात विज्ञान हे ब्रह्म आहे असे श्रुतीचे वचन आहे विज्ञान म्हणजे बुद्धी तिच्याकडेच सर्व गोष्टीचे करते पण आहे ती अनुभवाने म्हणजे संस्काराने निश्चय करते म्हणून बौद्धांच्या मताने विज्ञान अथवा बुद्धी हाच आत्मा म्हणता येईल वास्तविक पाहता बौद्ध आत्मा मानतच नाही दुसरे बौद्ध क्षणिकवादी आहेत तेही विज्ञान हाच आत्मा असे प्रतिपादन करतात बुद्धी देखील क्षणिक आहे पण ती संस्कार सातत्यामुळे हे निश्चयाचे काम करते असे ते मानतात आनंद ब्रह्म आहे असे प्रतिपादन करणाऱ्या उपनिषदात अनेक प्रकारचे युक्तिवाद सांगितले आहेत अशी निरनिराळ्या मतांची मांडणी केली आहे निरनिराळ्या मतांचे विवाद म्हणजे मतभिन्नता सांगितले आहेत झोपेत आत्मा नसतो तो उपाधीमुळेच दिसतो म्हणजे जाणवतो असे वाटते म्हणून सर्व शून्यच आहे ते कारण आहे असे शून्यवादी बौद्ध मानतात आता आत्मा अणु एवढा असू असा निर्धार करून अणुवादी म्हणजे वैशेषिक असे सांगतात की हा अणु एवढा आत्मा नाड्यांच्या मार्गाने सर्वत्र संचार करतो इंद्रियांच्या मार्गाने तो व्यवहार करण्यास प्रवृत्त होतो म्हणून अणु हाच आत्मा होय माध्यमिक म्हणजे बौद्ध असे सांगतात की आत्मा अनुरूप आहे असे म्हणणे प्रमाणरहित आहे कारण ज्या ठिकाणी अनुरूप आत्मा असेल तेवढ्याच भागाची हालचाल शक्य होईल पण आपल्या शरीरात तर सर्वच अवयवांची हालचाल एकाच वेळी चाललेली असते पायापासून ते मस्तकापर्यंत सर्व अवयवात ही हालचाल चालू असते आत्मा देहा एवढा असेल तर सर्व अवयव व्यापार करण्यास प्रवृत्त होऊ शकतील आता यावर कोणी आक्षेप घेऊ शकतील एकच आत्मा निरनिराळे देह कसे काय धारण करू शकेल <coughs> देह उपाधी जेवढी असेल तेवढा आत्मा असला पाहिजे असे प्रतिपादन ते करू शकतील सर्व शरीरांमध्ये आत्मा हा आवरक वस्त्रांप्रमाणे म्हणजे कंचुकाप्रमाणे व्यापून असतो आता आत्मा कंचुकाप्रमाणे आहे असे म्हणाल तर मग शरीरातील खोरवल नाड्यांच्याद्वारे तो संचार कसा करू शकेल कारण सर्व नाड्या या सूक्ष्मावयांमध्ये व्यापून आहेत माध्यमिकांनी अशी शंका काढताच तर्कशास्त्री म्हणतात की त्यात काय आहे आत्मा आकाशाप्रमाणे व्यापक म्हणजे विभू आहे आकाशाचे जसे शब्द इत्यादी गुण आहेत तसे आत्म्याचे सुख इत्यादी गुण आहेत आकाश ज्याप्रमाणे पदार्थ आहे त्याप्रमाणेच आत्माही पदार्थच आहे अशा प्रकारे चिद्रूपाच्या संबंधात अनेक वाद आहेत तसेच आत्म्याच्या संबंधातही अनेक विवाद आहेत तेच आता स्पष्ट करून दाखवूया तार्किकांमध्ये प्रभाकर भट्टांच्या मताचे अनुकरण करणारे नैयानिक असे मानतात की आत्मा निश्चितपणे जडरूप आहे चैतन्य हा बुद्धीचा विकार आहे आत्मा काही छिद्रूप नाही नैयानिकांमध्येच जे भट्टमताचे अनुयायी आहेत ते असे मानतात की आत्मा छिद्रूप आहे आणि तसाच तो अछिद्रूप म्हणजे जडही आहे जागृती आणि स्वप्न या अवस्थांमध्ये तो चैतन्ययुक्त असतो तर सुषुप्तीमध्ये तो जड असतो आता सांख्यशास्त्राचे मत ऐका त्यांच्या मताने आत्मा हा नेहमीच चैतन्यरूप असतो तेव्हा या बाबतीत इतर कुत्रकांचे सिद्धांत बोलूच नाहीत असो अशा प्रकारे ते बिचारे मतवादी आपापसात कलह करत आहेत यावर श्रोते पुढील प्रमाणे आक्षेप घेतात हे सर्व मतवादी वेदाधार युक्तिवाद आणि अनुभव यांच्या आधाराने बोलत आहेत पण त्यांना तुम्ही दोष देत आहात ते कशासाठी हे सर्व अपूर्वच वाटते यावर उत्तर असे की हे सर्व मतवादी उहापोहाविषयी जे आदि अंतींच्या सिद्ध अर्थाविषयी अज्ञानी आहेत ते श्रुतीच्या वरवर भाषणाच्या आधारांचा आश्रय घेतात निरनिराळे कुतर्कयुक्त युक्तिवाद पुढे करतात आणि वेगवेगळ्या भिन्न भिन्न मतांचे प्रतिपादन करतात जोपर्यंत वेदांतरूपी सिंहाची गर्जना कानावर पडत नाही तोपर्यंत अन्य दर्शने म्हणजे तत्वज्ञानाचे संप्रदाय कोल्ह्याप्रमाणे वादविवाद करत असतात कोल्हेकोईच्या रूपातील चर्चा करत असतात पण एकदा का वेदांतरूपी सिंहाची गर्जना ऐकली की त्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठतो आणि ते भीतीने माना खाली घालून लपून बसतात आता ही आत्म्याच्या स्वरूपाच्या ज्ञानाची चर्चा बाजूस ठेवू तैतरीय उपनिषदातील भृगुवल्लीमध्ये जे पंचकोशाचे विवेचन केले आहे तेच त्याच्या पार्श्वभूमीसह आता ऐका वरुण नावाच्या सद्गुरूंनी आपला पुत्र भृगूला कृपाळू अंतकरणाने विद्या दिली परंतु आणखी जिज्ञासा म्हणजे विविध दिशा निर्माण झाल्यामुळे भृगूने आपला पिता जो वरुण त्याला विनंती केली हे तात अहो सद्गुरू महाराज मला एक विचार समजावून सांगा हे दयाळू गुरुवर्या माझ्यावर कृपा करून मला ब्रह्मस्वरूपाचे निश्चित ज्ञान सांगावे त्यांचे ते बोलणे ऐकून वरुण प्रसन्न झाला त्याने भृगूला विचाराची दिशा सांगितली त्या विचाराने भृगूचे समाधान झाले त्या विचाराचे नेमके क्षेत्र आता स्पष्ट करून सांगतो श्रोत्यांनीही ते क्षणभर लक्ष देऊन ऐकावे ज्याच्यापासून हे सर्व उत्पन्न होते उत्पन्न झाल्यानंतर ज्या स्वरूपात राहते आणि शेवटी ते जेथे विलीन होते त्या अधिष्ठानभूत तत्वाला ब्रह्म म्हणतात भृगूने मनात विचार केला अशा सांकेतिक बोलण्याने म्हणजे अशा खुणेच्या बोलण्याने काहीच अर्थज्ञान प्राप्त होत नाही म्हणून पुन्हा एकदा स्पष्ट निर्देश करून हे अमुक म्हणजे ब्रह्म होय असे माझ्या कानात सांगा अशी त्याने त्यांना प्रार्थना केली यावर वरुण पित्याने भृगूचा अधिकार पाहावा म्हणून अन्न म्हणजे ब्रह्म होय असे शब्दांनी सांगितले त्याही त्यांनी पुढेही असे सांगितले की सर्वच पदार्थांची उत्पत्ती स्थिती आणि लय अन्नामध्येच होतो म्हणून तू अन्न म्हणजे ब्रह्म आहे या विचारावर लक्ष केंद्रित कर पित्याचे हे शब्द ऐकताच त्याने स्वाभाविकपणेच विचार करण्यास सुरुवात केली अन्न म्हणजे जडपदार्थ होय त्या जडपदार्थाच्या योगाने हा स्थूल देह वाढतो तो स्थूल देह शेवटी अन्नातच फिरत राहतो पण त्याला सत्यत्व नाही जे वावडे याऐवजी वावटे असा पाठ इथे जास्त योग्य वाटतो वावटे म्हणजे विश्रांती पावतो म्हणून अन्नाला ब्रह्मपण देता येत नाही असा विचार करून तो पुन्हा पित्याकडे आला आणि म्हणाला हे गुरुवर्या अन्न ब्रह्म म्हणून मानले तर त्याला शेवटी नाश आहे तेव्हा त्याचा पिता त्याला म्हणाला तर मग आत्मा हा प्राणमय आहे त्या प्राणाच्या योगाने अन्य तत्वाला पूर्णता येते तर मग प्राणतत्व हेच ब्रह्म आहे असा निश्चय करून त्यावर विचार कर त्यावर त्याने प्राणासंबंधी विचार करायला सुरुवात केली पाच प्राण आणि पाच कर्मेंद्रिये ही जडतत्वे आहेत ती दुःखमय आहेत आणि शरीर सोडून जाताच त्यांचा अंतही होतो तर त्यांना ब्रह्म पण कसे नेता येईल तेव्हा अन्नमय कोश आणि प्राणमय कोश दोन्हीही जड असल्यामुळे अज्ञानाने युक्त आहेत त्यांना ते केवळ शरीरातील सूक्ष्म तत्वांचे आच्छादक असल्याने कोश पदवी देण्यात येते ही दोन्ही तत्वे अज्ञानयुक्त असून जड आहेत त्यांना ब्रह्मपण कसे प्राप्त होईल तसे पाहिले तर ही दोन्ही तत्वे निर्जीव शरीराप्रमाणे असून त्यांना उपदेशही देता येत नाही तेव्हा तो पुन्हा आपल्या पित्याकडे आला आणि म्हणाला प्राणब्रह्म असत्य आहे मग खरे ब्रह्म पण कसे आहे ते मला समजावून सांगा तेव्हा पिता त्याला म्हणाला त्याहून सूक्ष्म कोश म्हणजे मनोमय कोश होय तो ज्ञान आणि अज्ञान या दोहीने युक्त असतो त्याच्या संदर्भात श्रुती म्हणजे तैत्तिरीय उपनिषद ब्रह्मानंद वल्ली सांगते की मनोमय कोशाचा चौथा अवयव म्हणजे आदेश किंवा विधायक ग्रंथ हा आहे <clears throat> पण या कोशामध्ये विद्या आणि अविद्या म्हणजे ज्ञान व अज्ञान या दोन्ही एकत्र कशा असतात असा प्रश्न मनात येतो त्याचे समाधान मन एकाग्र करून ऐका या मनोमय कोशामध्ये पंचज्ञानेंद्रिये ही पंचज्ञानेंद्रिये ब्रह्मरूपावर खेळतात तेथेच त्याच वेळी आपल्या विषयांमध्ये व्यापार करतात पण त्या ब्रह्मरूपाला ओळखत नाहीत हीच अविद्या अथवा अज्ञान होय वेदातील स्वतःप्रमाण स्वतःसिद्ध अशी जी वचने आहेत त्या योगाने मनाला ज्ञान प्राप्त होते हेच विद्येचे लक्षण होय मनोमय कोशामध्येच आदेश म्हणजे उपदेश शक्य आहे उपदेश विज्ञानमय कोशात का होत नाही याचे कारण पुढील विज्ञानमय आणि आनंदमय हे दोन्ही कोश मुळातच विद्यामय आहेत तेथे उपदेश कसा काय होईल विज्ञानमय कोश विद्यात्मक कसा तर निश्चय करणे हेच बुद्धीचे रूप आहे बुद्धीमध्ये कोणत्याही संशययुक्त विचाराला स्थान नाही मनकोशामध्ये फक्त उपदेशाला वाव आहे विज्ञानमय कोशात मनन निश्चय विचार हेच व्यापार असतात म्हणूनच विज्ञानमय कोशासंबंधाची श्रुती सांगते की श्रद्धा हेच या विज्ञानमय आत्म्याचे शिर आहे म्हणजे विज्ञानमय कोशाचे पहिले अंग श्रद्धा हेच आहे म्हणून मनोमय कोश हा प्राणाहून वेगळा आहे प्राणमय कोश मनोमयामुळे पूर्ण होतो म्हणून मनोमय कोश हा ब्रह्मपणाला योग्य आहे की नाही याचा मनात विचार कर मन आणि ज्ञानेंद्रिये ही विषयांची साधने होत त्यांच्या योगानेच आत्म्याला म्हणजे जीवाला बंध अथवा मोक्ष प्राप्त होतात काम क्रोध मोह शोक लज्जा स्मरणशक्ती म्हणजे धारणा धाक म्हणजे भीती ही सर्व मनाचीच रूपे होत यांच्यामुळेच बंध अथवा मोक्ष दोन्ही शक्य होतात मनाचे असे आहे की ते एका क्षणाला सुखी होते लगेच दुसऱ्या क्षणाला दुःखी होते आणि एका क्षणाला ते शेवटी लयालाही जाते या कारणाने मनाला ब्रह्मत्वाची म्हणजे ब्रह्मपणाची भाषा लागू पडत नाही ब्रह्म तर अविनाश आणि उघडे आहे श्रुतींचे म्हणजे वेदांचे चौघडे हेच वाजवून सांगत आहे असा विचार करून भृगू परत पित्याकडे आला आणि म्हणाला मनाच्या ठिकाणी ब्रह्ममय माईक म्हणजे खोटे आहे यावर वरुणाला संतोष झाला व तो म्हणाला शाबास विचाराच्या साह्याने तू बरोबर इप्सित ठिकाणी पोचू शकतोस आता या मनाला ज्या योगे पूर्णत्व येते असा दुसरा एक आत्मा तुला सांगतो हा आत्मा विज्ञानमय असा आहे सर्व करते पण विज्ञानमय मयाचेच आहे त्याचाच मनामध्ये विचार कर परंतु त्यावर त्याने म्हणजे भृगूने जे आक्षेप घेतले ते कशा प्रकारचे आहेत तेच लक्षपूर्वक ऐका मन आणि बुद्धी हे दोन्ही मिळून अंतःकरण बनते मन त्यांच्या दोन वेगवेगळ्या कोशांची कल्पना कशासाठी करता याचे उत्तर असे की मीपणाचे स्फुरण बुद्धीने होते आणि अमुक पदार्थ अमुक आहे हे स्फुरण मनाने होते इदम वृत्ती म्हणजे मन अहम वृत्ती म्हणजे बुद्धी जेव्हा बुद्धीला मी मी असे स्फुरण होते तेव्हा मन विषयांच्या संदर्भात आपला व्यापार करते अशा प्रकारे ही दोन्ही इंद्रिये मिळून अनुक्रमे आंतरव्यापार आणि बाह्य व्यापार यामध्ये मग्न असतात किंवा दोन्हीही मिळून केव्हा आंतरव्यापारात निमग्न असतात केव्हा बाह्य व्यापारात निमग्न असतात मात्र दोहो वाचून विषयासंबंधीचा व्यापार अशक्य आहे मनाला बुद्धीचा आधार असतो म्हणून दोन्ही कोश असणे योग्य आहे अशा रीतीने अशा प्रकारे निर्णय करून भृगूने विज्ञानमय कोशाचा विचार केला बुद्धीमुळे जग उत्पन्न होते बुद्धी असेल तर जग राहते बुद्धी नाहीशी होताच जग लयाला जाते अशी परिस्थिती असेल तर बुद्धीचे कर्तृत्व खरे मानावे लागेल पण या कोशाचाही लय होतो म्हणजे या कोशाला शाश्वतता नाही म्हणून त्याला ब्रह्मपडही नाही असा विचार झाल्यावर तो पुन्हा पित्याजवळ आला त्याला तो म्हणाला बुद्धी ज्ञानयुक्त असते पण ती सर्व काळ तशी नसते सुषुप्ती अवस्थेमध्ये बुद्धीचा अभाव असताना झोपेच्या सुखाचा अनुभव कोण घेतो तेव्हा माझे समाधान होईल असे मला सांगा तेव्हा वरुण पिता त्याला म्हणाला सावधान होऊ नाही तुला खरे ज्ञान सांगतो या अगोदर तुला अन्नमय कोश सांगितला त्या अन्नमय कोशाचा प्राणमय कोशात निराश होतो नंतर मनोमय कोशाचा विचार करताच लक्षात येते की प्राणमय कोशाचा मनोमय कोशात लय होतो त्यानंतर विज्ञानमय कोशाची जेव्हा ओळख होते तेव्हा मनोमय कोशाचा विचार थांबतो या न्यायाने विज्ञानमय कोश जेथे लयाला जातो ते आता लक्ष देऊ नये सुसुप्तीची अवस्था आनंदमय असते त्या अवस्थेत बुद्धीचा अंत झालेला असतो त्यामुळे केवळ आनंदरूप स्वयंप्रकाश असा आत्माच राहिलेला असतो आनंदापासूनच हे जग उदयास येते आनंदातच ते व्यापार करू लागते शेवटी ते आनंदातच लय पावते आता यावर तू मनात विचार कर तेथे दुसरी कोणतीही कल्पना नसते हे ऐकून भृगूने आपल्या वरुणपित्याच्या चरणावर मस्तक ठेवले व त्यानंतर तो परत गेला मग आनंदमय कोश हेच ब्रह्म असा विचार तो करू लागला याबद्दल श्रुतीचा निश्चय म्हणजे वेदाचे मत काय आहे हे पाहू लागता त्याला या पाच कोशाचे पाच अवयव सांगितलेले दिसते श्रुतीने पक्षाचे रूपक करून या पाच अवयवांचे वर्णन केले आहे त्या पक्षाचे प्रिय हे शरीर आहे मोद असे दक्षिण म्हणजे उजव्या पंखाचे नाव आहे प्रमोद ह त्याच्या उत्तर म्हणजे उत्तर डावा पंख आहे आनंद हा त्याचा आत्मा म्हणून सांगितले आहे त्या पक्षाचे पाचवे अंग शुद्ध ब्रह्म असून ते त्याच्या पुच्छाच्या ठिकाणी आहे ते ब्रह्म हेच त्याची प्रतिष्ठा आहे आता शिरपासून ते आत्मापर्यंत कार्यकारण भाव सांगितले आहे पण पुच्छाला मात्र कार्य आणि कारण हे दोन्हीही नाही ब्रह्म हेच त्याची प्रतिष्ठा आहे तेच त्याच्या अस्तित्वाचे सार आहे असा निश्चय केला या निरूपणाचा पुनः उच्चार केला पाहिजे या अवयवांना कोश असे नाव का दिले आहे तर हे सर्व वृत्तीभेद आहेत ते वृत्तीभेद दाखवण्यासाठी त्यांच्या ठिकाणी कोशकल्पना केली आहे वृत्तीचा निराश झाल्याबरोबर कोशकल्पनेचाही आपोआप निराश होईल ज्याला ज्याला कोश हे नाव दिले आहे ते ते सर्व भोग्य या सदरात येतात कोश भोग्य आहेत म्हणून त्यांना प्रियत्वही चिकटते भोगत्याच्या सुखाच्या दृष्टीने विचार करता त्याला आवडणाऱ्या गोष्टींमध्ये विषय येतात भोक्त्याला सुख देतात म्हणून विषयांनाही प्रियत्व येते भोक्त्याचे ज्ञान होताच विषयाबद्दलची ममत्वाची भावना उडून जाते त्यामुळे भोक्ता आवडू लागतो याचे श्रुती मोद असे वर्णन करते विषयाचे भान संपूर्णपणे नाहीसे होते आणि आत्म्याच्या लाभाने मनुष्य सुखी होतो वृत्तीमध्ये गर्व म्हणजे अभिमान मावेनासा होतो या अवस्थेला प्रमोद असे नाव आहे तीच वासनावृत्ती मुरल्यानंतर म्हणजे ओसरल्यानंतर सुख सुखाच्या ठाई स्थिरावते आणि त्या अवस्थेचा अनुभव घेत असल्यामुळे अनुभावक अनुभाव्य आणि अनुभव अशी त्रिपुटी उरते त्या अवस्थेला आनंद असे म्हणतात तो कोशरूप पक्षाचा आत्मा होय अशा प्रकारे या पक्षी शरीराची चार अंगे कार्यकारणाच्या समवेत वर्णन करून सांगितली आता त्या शरीराच्या पुच्छाच्या रूपाने श्रुती ज्या ब्रह्माची प्रतिष्ठापना करते ते ऐका ब्रह्माच्या ठिकाणी आनंद नाही आनंदाचा अभाव नाही हा अनुभव विरहित असा जो केवळ स्वानंदच आहे त्यातील ज्याचा अनुभव येतो ते अनुभाव्य म्हणजे शुद्ध बुद्ध ज्ञानस्वरूप असे निखळ ब्रह्मच होय अशा रीतीने पूर्ण समाधान होऊन भृगू ज्ञानसंपन्न झाला आणि या ठिकाणी सर्व क्रिया येथे समाप्त झाले या अवस्थेला निरतिशयानंद असे नाव आहे म्हणजे याहून अधिक असे दुसरे सुख नाही तेथे उणे अधिक काही नाही हा निरतिशयानंद म्हणजे ज्ञानी लोकांचा उत्सवाचा क्षण होय सर्वानंद म्हणजे सर्व आनंदमय पाहणे ही अवस्था त्या निरतिशयानंदाचा एक अंश मात्र आहे पृथ्वीवरील सर्व लोक आनंदाच्याच अपेक्षेने राहत असतात जीवन जगत असतात त्यांच्या आनंदापेक्षा शंभरपट आनंद चक्रवर्ती राजाला मिळत असतो राजाच्या आनंदापेक्षा शंभरपटीने जास्त असा मनुष्य गंधर्वाचा आनंद असतो त्याच्या शंभर पटीने अधिक देवगंधर्वांचा आनंद असतो देवगंधर्वांच्या आनंदापेक्षा पितृलोकांचा आनंद शतपटीने अधिक असतो पितृलोकी ते शंभर आनंद एकत्र केल्यावर अजान देवाचा एक आनंद होतो अजान देवांच्या आनंदाच्या शंभरपटीने पटीने अधिक असा देवांचा आनंद असतो देवांच्या आनंदापेक्षा शंभर पटीने इंद्राचा आनंद अधिक असतो इंद्राचे शंभर आनंद म्हणजे बृहस्पतीचे सुख होय त्याचे शंभर आनंद ब्रह्मदेवाच्या एका आनंदाबरोबर होतात अशा तऱ्हेने सुखे एकाहून अधिक दुसरे अशी वरचढ म्हणजे सातिशय असतात अशा अनंत सुखांचे वास्तव्य एका श्रोत्रियाच्या ठिकाणी असते त्या सुखाची मर्यादा वेदालाही सांगता येत नाही वाणीचे विवाद तेथे थांबतात ते सुख मनालाही न कळणारे म्हणजे अगम्य असते इति श्रीमत अगमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे पंचकोश विवेक प्रकारे द्वितीय समासः श्रीराम समर्थ